ओम नमो भगवते वासुदेवाय ओम श्री परमात्मने नमा अध्याय पाचवा भक्तिहीन पुरुषांची गती आणि भगवंताच्या पूजाविधीचे वर्णन राजाने विचारले हे श्रेष्ठ आत्मज्ञानी योगेश्वरांनो ज्यांच्या भोगेच्छा पूर्ण झालेल्या नसतात तसेच ज्यांचे मन स्वाधीन नाही त्यामुळे जे लोक भगवंताचे बहुधा भजन करीत नाहीत अशा लोकांना कोणती गती प्राप्त होते चमस नारायण म्हणाला विराट पुरुषाच्या मुखापासून सत्वप्रधान भुजापासून सत्व रजप्रधान मांड्यापासून रज आणि चरणापासून तमप्रधान अशी गुणानुसार चारी वर्णाची उत्पत्ती झाली आहे तसेच त्यांच्याच मांड्यापासून गृहस्थाश्रम हृदयापासून ब्रह्मचर्य वक्षस्थळापासून वानप्रस्थ आणि मस्तकापासून संन्यास हे चार आश्रम उत्पन्न झाले आहेत जे लोक प्रत्यक्ष आपला पिता असणाऱ्या भगवंताचे भजन करीत नाहीत उलट त्यांचा अनादर करतात ते वर्णाश्रमापासून च्युत होऊन अधोगतीला जातात पुष्कळशा स्त्री आणि शूद्र इत्यादी भगवंताच्या कथा आणि त्यांचे नामसंकीर्तन इत्यादींना दुरावले आहेत आपल्या त्यांना कथा कीर्तनाची सोय उपलब्ध करून देऊन त्यांच्यावर दया करावी ब्राह्मण क्षत्रिय आणि वैश्य जन्माने वेदाध्ययनाने तसेच उपनयनादी संस्काराने भगवंताच्या चरणापर्यंत जाऊन पोहोचले आहेत तरीसुद्धा वेदातील अर्थवादामुळे ते कर्मफलात आसक्त होतात त्यांना कर्माचे रहस्य कळत नसते मूर्ख असूनही ते स्वतःला पंडित समजतात आणि अभिमानातच गुरफटून जातात ते गोड शब्दांनी भुलून जातात आणि त्या गोड फलस्वरूप वाणीची चटक लागलेले ते मूर्ख स्वतःही स्वर्ग सुखांची वाखांनी करू लागतात रजोगुणामुळे त्यांचे संकल्पही भयंकर असतात त्यांच्या इच्छांना तर सीमाच नसते सापासारखा त्यांचा क्रोध असतो असे हे ढोंगी घमेंडखोर पापी भगवंताच्या प्रिय भक्तांची खिल्ली उडवतात ते स्त्रियांच्या सहवासात राहून ग्रस्थाश्रमामध्ये सर्वात अधिक सुख तेच असल्याचे सांगतात ते अन्न दान यज्ञविधी दक्षिणा इत्यादी नसलेले यज्ञ करतात आणि हिंसेचा दोष लक्षात न घेता पोटासाठी बिचाऱ्या पशूंची हत्या करतात धन वैभव कुलीनता विद्या दान सौंदर्य सामर्थ्य आणि कर्म यांच्या घमेंडीने ते आंधळे म्हणतात असे हे दुष्ट भगवतप्रेमी संतांचा इतकेच नव्हे तर ईश्वराचा सुद्धा अपमान करतात भगवान आकाशाप्रमाणे निरंतर सर्व शरीर धारण करणाऱ्यामध्ये राहिलेले आहेत व तेच आपला प्रियतम आत्मा आहेत हे वेदाने सांगितलेले तत्व ते मूर्ख लक्षात घेत नाहीत आणि आपल्या मनातील कामना वेदाने सांगितल्याचे सांगतात या जगामध्ये मैथून मांस आणि मध्य यांच्या सेवनाकडे मानव प्राण्याची स्वाभाविक अशी प्रवृत्ती असते म्हणून त्यामध्ये प्रवृत्त करण्यासाठी वेद आज्ञा करीत नाहीत तर विवाह यज्ञ आणि सावत्रामणी यज्ञांच्या द्वारे जी त्यांच्या सेवनाची व्यवस्था लावून दिली आहे ती लोकांच्या उत्सृंखल प्रवृत्तीवर नियंत्रण ठेवून त्यांच्यापासून लोकांना निवृत्त करण्यासाठी आहे धनाचे उद्दिष्ट धर्म हेच आहे कारण धर्मामुळेच परमतत्वाचे ज्ञान त्याच्यापासून साक्षात्कार व त्यामुळेच परमशांती यांचा लाभ होतो परंतु लोक त्या धनाचा उपयोग कामोपभोगासाठी करतात आणि शरीराला मृत्यू अटळ आहे हे ते पाहत नाहीत सौत्रामणी यज्ञामध्ये सुद्धा मद्याचा वास घेणे एवढेच विधान आहे पिण्याचे नाही यज्ञामध्ये पशुला फक्त स्पर्श करावयास सांगितले आहे हिंसा नव्हे तसेच धर्मपत्नीबरोबर मैथून सुद्धा विषय भोगासाठी नव्हे तर संततीसाठी आहे हा आपला विशुद्ध धर्म ते जाणत नाहीत हे जे जाणत नाहीत ते गर्विष्ठ वास्तविक अज्ञानी असूनही स्वतःला योग्य समजतात व निशंकपणे पशूंची हिंसा करतात परंतु मेल्यानंतर ते पशूच त्यांना खातात हे शरीर मरणारे आहे व याच्याशी संबंधित असणारे सुद्धा तसेच आहेत तरी सुद्धा जे लोक फक्त आपल्या शरीरावर प्रेम करून दुसऱ्या शरीरात राहणारा सुद्धा आपलाच आत्मा सर्व शक्तिमान श्रीहरीच आहे हे न कळून त्यांचा द्वेष करतात म्हणून त्यांचा अर्धपात होतो ज्या लोकांनी मोक्ष प्राप्त करून घेतला नाही आणि जे पूर्ण अज्ञानी सुद्धा नाहीत ते धर्म अर्थ काम या तीन पुरुषार्थांनाच महत्त्व देतात त्यामुळे क्षणभरही त्यांना शांती मिळत नाही ती आत्मघातकीच होत अज्ञानालाच ज्ञान मानणाऱ्या या आत्मघातकी लोकांना कधीच शांती मिळत नाही काळाने ज्यांचे मनोरथ धुळीला मिळवले आहेत असे हे लोक कृतकृत्य न होताच नाश पावतात जे लोक भगवंतांना विनमुख झाले आहेत ते अत्यंत परिश्रम करून मिळवलेली घर पुत्र मित्र धनसंपत्ती सोडून देऊन शेवटी नाईलाजाने घोर नरकात जाऊन पडतात राजाने विचारली भगवान कोणत्या वेळी कोणता रंग व कोणता आकार धारण करतात आणि माणसे त्यांची कोणत्या नावाने आणि विधीने उपासना करतात ते आपण सांगा करभजन नारायण म्हणाला सत्य त्रेता द्वापार आणि कली अशी चार युगे आहेत या युगांमध्ये भगवंताचे वेगवेगळे रंग आणि नामे आणि आकृती असतात तसेच वेगवेगळ्या विधींनी त्यांची पूजा केली जाते सत्य युगामध्ये भगवंताचा रंग शुभ्र असतो त्यांना चार हात आणि मस्तकावर जटा असतात ते वल्कले नेसतात कृष्णाजीन यज्ञोपवित रुद्राक्षांची माळ दंड आणि कमंडलू ते धारण करतात त्या युगातील माणसे शांत वैरभाव न बाळगणारी सर्वांचे हित चिंतणारी आणि समदर्शी असतात इंद्रिय आणि मन ताब्यात ठेवून ती तपश्चर्याने देवाची आराधना करतात त्या युगात हंस सुपर्ण वैकुंठ धर्म योगेश्वर अमल ईश्वर पुरुष अव्यक्त आणि परमात्मा ही त्यांची नावे असतात त्रेता युगामध्ये भगवंताचा रंग लाल असतो त्यांना चार हात असतात ते तीन मेखला धारण करतात त्यांचे केस सुवर्णासारखे असतात ते वेदांनी प्रतिपादन केलेल्या यज्ञाच्या रूपात राहून श्रुक श्रुवा इत्यादी यज्ञपात्रे धारण करतात त्या युगातील माणसे धर्मावर निष्ठा ठेवणारी आणि वेदांचे अध्ययन अध्यापन करणारी असतात ऋग्वेद यजुर्वेद आणि सामवेद रूप वेदत्रयीच्या द्वारे ते सर्व देवस्वरूप भगवान श्रीहरींची आराधना करतात त्रेतायुगामध्ये त्यांना विष्णू यज्ञ प्रश्नीगर्भ सर्व देव उरुक्रम प्रशाकपी जयंत आणि उरुगाय या नावाने संबोधतात द्वापार युगात भगवंताचा रंग सावळा असतो ते पितांबर धारण करतात शंख चक्र गदा पद्म ही स्वतःची आयुधे त्यांच्या हातात असतात वक्षस्थळावरील स्त्रीवत्स इत्यादी चिन्हे आणि कौस्तुभमणी इत्यादी लक्षणांनी ते ओळखले जातात राजन त्यावेळी जिज्ञासू माणसे राजचिन्हाने युक्त अशा त्या परम पुरुषाची वैदिक आणि तांत्रिक विधीनी आराधना करतात ते म्हणतात वासुदेव संकर्षण प्रधुम्न आणि अनिरुद्ध या चतुर्व्यूह रूपात असणाऱ्या आपणास आम्ही नमस्कार करतो ऋषी नारायण महात्मा नर विश्वेश्वर विश्वरूप आणि सर्व भूतात्मा अशा भगवंतांना नमस्कार असो राजन अशा प्रकारे द्वापार युगातील लोक जगदीश्वराची स्तुती करतात आता कलियुगामध्ये अनेक तंत्रांच्या पद्धतीने भगवंताची जशी पूजा केली जाते त्याचे वर्णन ऐक कलियुगामध्ये भगवंताचा कृष्णवर्ण असतो इंद्रनील रत्नाप्रमाणे त्यांच्या अंगाची कांती उज्ज्वल असते ते हृदय इत्यादी अंगे कौस्तुभ इत्यादी उपांगी सुदर्शन इत्यादी अस्त्रे आणि सुनंद प्रवृत्ती पार्श्वदानी युक्त असतात श्रेष्ठ बुद्धिमान पुरुष कलियुगामध्ये नामसंकीर्तन रूपी यज्ञानी त्यांची आराधना करतात ते लोक अशी स्तुती करतात हे शरणागत रक्षका आपले चरणारविंद सर्वदा ध्यान करण्यायोग्य सांसारिक संकटाचा नाश करणारे भक्तांचे मनोरथ पूर्ण करणारे असे आहेत ते तीर्थ स्वरूप आहेत शिव ब्रह्मदेव इत्यादी त्यांची स्तुती करतात शरण जाण्यास योग्य सेवकांच्या सर्व विपत्तींचा नाश करणारी व संसार सागर पार करून नेणारी ती नौका आहे हे महापुरुष अशा आपल्या चरणारविंदांना मी वंदन करीत आहे हे धर्मशील महापुरुष रामावतारामध्ये जे पित्याच्या सांगण्यावरून देवतांनी सुद्धा इच्छा करावी आणि जी टाकणे कठीण अशा राज्यलक्ष्मीला सोडून वनात फिरत राहिली पत्नीला हव्या असलेल्या मायावी हरिणाचा ज्यांनी पाठलाग केला त्या चरणारविंदांना मी वंदन करतो राजन निरनिराळ्या युगातील लोक याप्रमाणे आपापल्या युगानुरूप नामरूपाने भगवंताची आराधना करतात कारण सर्व पुरुषार्थाचे स्वामी श्रीहरीच आहेत कलियुगामध्ये केवळ संकीर्तनानेच सगळे मनोरथ पूर्ण होतात म्हणून या युगाचा हा जो गुण जाणणारे सारग्राही श्रेष्ठ पुरुष कलियुगाची अतिशय प्रशंसा करतात संसार चक्रामध्ये फिरणाऱ्या माणसांना भगवंताच्या नामसंकीर्तनापेक्षा अधिक दुसरा लाभ नाही कारण त्यामुळेच त्यांच्या संसाराचा नाश होऊन त्यांना परमशांतीचा अनुभव येतो राजन सत्य त्रेता आणि द्वापार या युगातील प्रजेला असे वाटते की आपला जन्म कलियुगात व्हावा कारण कलियुगात काही काही ठिकाणी भगवत परायण भक्त जन्माला येतील म्हणून महाराज कलियुगात द्रविड देशामध्ये पुष्कळशे भक्त होतील तिथे ताम्रपर्णी क्रतमाला पयस्विनी परमपवित्र कावेरी महानदी आणि प्रतीची नावाच्या नद्या वाहतात राजन जे लोक या नद्यांचे पाणी पितात त्यांचे अंतकरण शुद्ध होते आणि ते बहुधा भगवान वासुदेवांचे भक्त होतात राजन जो कर्तृभाव सोडून सर्वात्म भावाने शरणागत वत्सल भगवान मुकुंदांना शरण जातो तो देव ऋषी भूत कुटुंबीय अतिथी व पितर यांच्या ऋणातून मुक्त होतो तो कोणाचाही सेवक किंवा कोणाच्याही ऋणात राहत नाही जो भक्त आपल्या प्रियतम भगवंताच्या चरणकमलांचे अनन्य भावाने भजन करतो त्याच्याकडून चुकून एखादे पापकर्म घडले तरी त्याच्या हृदयात असलेले परमपुरुष श्रीहरी ते सगळे धुवून टाकतात नारद म्हणाला असे हे भागवत धर्म ऐकून मिथिला नरेश संतुष्ट झाला त्याने आपल्या आचार्यांना घेऊन त्या नऊ जयंती पुत्रांची पूजा केली यानंतर सर्वांच्या देखतच ते सिद्ध अंतर्धान पावले निमी राजाने त्यांच्याकडून ऐकलेल्या भागवत धर्माचे आचरण केले आणि परमगती प्राप्त करून घेतली हे वसुदेवा तुम्ही सुद्धा ऐकलेल्या या भागवत धर्माचे जर श्रद्धेने आचरण कराल तर शेवटी सर्व आसक्तीपासून मुक्त होऊन भगवंताचे परमपद प्राप्त करून घ्याल तुम्हा दाम्पत्याच्या कीर्तीने सर्व जग भरून गेले आहे कारण सर्व शक्तिमान भगवान श्रीकृष्ण तुमचे पुत्र झाले आहेत श्रीकृष्णावर पुत्रप्रेम करणाऱ्या तुम्ही त्यांच्या संबंधीच्या दर्शन आलिंगन बोलणे चालणे झोपवणे बसवणे जेऊ घालणे इत्यादींद्वारा आपले हृदय शुद्ध करून घेतले आहे शिशुपाल पौंड्रक शाल्व इत्यादी राजांनी वैरभावाने का असेना श्रीकृष्णाचे चालणे लीला विलास पाहणे इत्यादींचे बसता झोपताना चिंतन केलेले होते आणि त्यामुळेच त्यांची वृत्ती श्रीकृष्णाकार झाली त्यामुळे ते सारुप्य मुक्तीचे अधिकारी झाले तर मग जे लोक अनन्य प्रेमभावाने त्यांचे चिंतन करतात त्यांच्याविषयी काय सांगावे श्रीकृष्णांना तुम्ही फक्त तुमचा पुत्र समजू नका ते सर्वात्मा सर्वेश्वर सर्व कारणांच्या पलीकडचे आणि अविनाशी आहेत त्यांनी आपल्या मायेने मनुष्यरूप प्रकट करून आपले ऐश्वर झाकून ठेवले आहे पृथ्वीला भारभूत झालेल्या राजरूप असुरांचा नाश संतांचे रक्षण आणि जीवांना मुक्ती देण्यासाठीच ते अवतीर्ण झाले आहेत म्हणूनच त्यांची कीर्ती सगळ्या जगात गायली जाते शुक म्हणाला नारदाच्या तोंडून हे सर्व ऐकून भाग्यवान वसुदेव आणि भाग्यवती देवकी या दोघांनाही अतिशय आश्चर्य वाटले त्यांच्या मनात जो काही मोह शिल्लक होता तो त्यांनी त्याच क्षणी सोडून दिला राजन हा पवित्र इतिहास जो एकाग्र चित्ताने आत्मसात करतो तो आपला सगळा शोक मोह दूर सारून ब्रह्मपदाला पात्र होतो या ठिकाणी पाचवा अध्यायी समाप्त झाला भगवान श्रीकृष्णार्पण वस्तू